झुमकिन मेरी कोण खबर ले गोबरा घन गिरधारी ते गोबरा घन गिरधारी मोर मुकुट पीतांबर सोहे कुंडनाची सबनारी रे छडेचा पामा बाई बाई बाई बाई बाई गाणं का म्हणत बसतेस तू सुनंदा यावेळी माझ्या लग्नापूर्वी हे मला पाहायला येणार होते तर आधी दोन दिवस मला झोप देखील येत नव्हती आणि तू कुशाल गात असते तिने आई गाण्याला माणसं बस होतात म्हणे ही कृष्णाची मुरली ऐकून गाई ना शकत नाहीये तसा तुझ्या गाण्याला एखादा बैल धावून येणार आहे वाटतं आई काय बोलते मला आता पाहर आहे ना तो बैल आहे हो आणि त्याच्या घरात मला बांधणार आहे की मी गाय आहे वाटतं अगं तसं नव्हे ग पण आता ते येणार ना तुला पाहायला आणि तू आपले आजच्याच गात असते तो उठला की केस सिंचर नाहीस की नवं उकडून येते पण आई तुला तर सहज विचारते हो लग्न झाल्यानंतर देखील रोज सकाळी मला आत्ता नसून कुठून बसायला लागणार का हो अगं लग्नानंतर नको पण आज ते तुला पाहायला येणार आहेत ना आणि लग्नानंतर माझ्याकडे ते पाहणारच नाही फक्त हरीच काळजी झाली असो तो सुनंदा त्या मोहनेच्या संगतीनं बरं तर बाई ते मी बसले मान माझा आंबाडा आंबाडा आंबाडा बांधून कसं चालेल ते कालेजात टिकतात ना त्यांना कसे अशी तुम्ही तर आवडेल खरंच विसरले मी देश तसा वेश केला पाहिजे कॉलेजातल्या मुलांना आंबाड्यापेक्षा चक्करच आवडेल ती मौनच आली तिलाच विचारते काय गं मोहने कॉलेजातल्या नवऱ्या मुलाला केसांचे चक्रडे कावरे ना जगाच्या किती माग आहे की तू सुनंदा आजकाल त्याला पाठीवर वेणीचा डाम चेपटा घालताना आवडतो हो हसत का मग आई तसंच कर हो आणखी जितकं पटा तुला सुचेल तितकं कर तसं करून मी खपली म्हणजे झालं अगं पण तुझ्या नवऱ्याला तुझं नटणं थटणं आवडतं आणि त्याच्या बापाला ते पसंत नसलं तर माझं लग्न काही तिच्या बापाची व्हायचं नाहीये खरंच ते आज आपल्या नवऱ्याचे जात आहे त्याच्यापासून तिथून उतरल्या तर तिच्या सासऱ्याचा प्रश्न आई फक्त नवरा आणि सासरा असते तुमचं बोलू नकोच बाई जर प्रत्येकाला तू नवरा म्हणत आली पण त्यापैकी एक तरी माझा नवरा झाला का गर हटके पुरते सारे नवरे होऊन चहा पिऊन जातात आतापर्यंत असे चोवीस का चोवीस नवरे होऊन गेले खातं <laughs> म्हणले तू काय मला वाटत आणखी काही दिवसांनी मी मुंबईच्या साऱ्या अभिव्यक्तीमांची बिलकुल कळतं देखील सांगू शकेन वाटतात स्वस्त कोणाची नंदा मी जाते ना या या गुलाबराव ही आमची मुलगी नाव काय तुझलं तुमचं सुनंदा वा छान छान नाव आता मात्र असं आतापर्यंत मी एकंदर अठ्ठ्याण्णव मुली पाहिल्या पण कुणाचं नाव गंगू तर कुणाचं रंगू तर तिसरीच काय म्हणे ठीक मग आपल्याला नाव तर आवडत हो हो तुम्ही टिपून घ्या बर शिक्षणाबद्दल तुम्ही सांगितलंच आहे दृष्टी ही साफ दिसते आहे आपल्याला काही गोष्टी ती दोरावून घेण्याची आणि धडा वाचायला लावण्याची जुनी पद्धत आवडत नाही हो हो खरंच ते आपण किती झालं तरी नवे येतली माणसं हो किंवा बायको अप टू डेट की नाही एवढं पाहिलं की बस बस कविता करता येतात का तुम्हाला नाही अरे अरे माझ्याकडे तर आज दीड दोन मन कविता तयार आहे आपल्यासारख्या विद्वानाची तर माझ्या गरीब मुलीला कुठून येणार पण परमेश्वरानं तिला गोड गळा मात्र दिला पुढे तुमच्या कविता देखील ती होची चूक न करता अगदी तुम्हाला जाऊन जाते असं म्हणतात बरं म्हणा पो एखादं गाणं हा सत वृथा जनता प्रणय विकल जगता प्रणय विकल जगता हा सत वृथा जनता न यदि भ जगता कस काय कसं काय आवडलं गाणं आपल्याला वा छान छान आतापर्यंत मी पाहिलेल्या अठ्ठ्याण्णव मुली एकही म्हणाची गाणारी मुलगी आढळली मग आपल्याला एकंदरीत मुलगी पसंत आहे हो हो असं म्हणायला काय हरकत नाही पण मी तुम्हाला चार दिवसांनी नक्की काय ते कळवतो कारण आणखी एक मुलगी मी पाहणार आहे उद्या अच्छा येतो या नमस्कार नमस्कार वैकुंठ दादा कोण रे मला पाहायला येणार आहे आज आणि मला इतक्या हौसेने कॉलेजात घातलं ते अखेर अशा रीतीने माझी विटंबना करायला वाटतं मोने असे रागाव नको किती झाला तरी तू माझी लाडकी बहीण आहे तुझी मी विटंबना करीन हो मग हा कोण गुलाबराव येणार आहे तो तो एक महामूर्ख कवी आहे मुली पाहायचं त्याला व्यसनच जडलेलं आहे तेव्हा त्याचे एकदा चांगले दात पाडायचे असं का मग ती कामगिरी मी चांगलीच पार पाडी तर खरी तो पहा आला या गुलाब मोहनेकडे मी लग्नाची गोष्ट काढली तेव्हा ती म्हणाली की आपण प्रथम नवऱ्या मुलाची म्हणजे तुमची परीक्षा घेऊ आणि पसंत पडल्यास लग्न करू म्हणजे माझी परीक्षा घेणार आहे ती आपलं तर अंक कापायला लागलं पण त्याला काय करणार मोहने हे माझे स्नेही गुलाबराव हे तुला पाहायला आले का पहा हे माझे डोळे हे कान हे तोंड हे हात हे पाय ते मी पाहतो चलो हो. मग अगं तुझ्याशी लग्न करण्याची त्यांची इच्छा आहे <laughs> माझ्याशी हो म्हणजे आता आपली इच्छा असली तर यापूर्वी आपण कधी एखादी मुलगी पाहिली होती का एक का चांगल्या नब्यानं मुली पाहिल्यात मी आतापर्यंत पण हे शंभरावर जुळलं तर नायडून चिंचूर काढल्यासारखा आनंद होईल मला <laughs> आणि माझी शंभर वर्ष भरती त्याची काय वाट का म्हणता तुम्ही मी लग्नानंतर तुम्हाला तळ हातावरचा सारखा वागली म्हणजे सारखं मनन नाही बसणार वाटतं मला ही आपली काव्यातली उपमा आहे मी जातीचा कवी आहे तेव्हा म्हणजे आपण जातीचे ब्राह्मण नव्हे तर छान छान छान छान कुठे गेली पाहिलंच वैकून राहा असा तल्लकपणा हवा बायका मी देखील असा तल्लक आहे <laughs> मुली पाहण्यात तेव्हा आपण आता काही गैरसमज करून घेऊ नका मी आतापर्यंत इतक्या मुली पाहिल्या त्या का एवढ्यासाठी की उद्या लग्न केल्यानंतर पश्चाताप करायची वेळ येऊ नये कुणाला मुली ना मला असं असं मी तसंच ठरवलंय म्हणून आता मी विचारते त्या प्रश्नाची उत्तरं द्या तुम्हाला माझ्याशी लग्न करावं तर का वाटतं का वाटतं म्हणजे आता वाटतं आम्हाला कपडे की नाही वाटत दारी की नाही वाटत म्हणजे किमती धावी तशा आम्ही बायका वाटत <laughs> तसं कसं होईल ती निराळा आणि तुम्ही निराळा अस आता दुसरा प्रश्न तुम्ही काय करता कविता आणि त्याच भरून खाणार का मी लग्न झाल्यानंतर का तुमच्या अन्न पाण्याची व्यवस्था करणं मला काही जड जाणार नाही मला कुठेतरी नोकरी करायला लावून तुम्ही घरी कविता करत बसणार वाटतं नाटक सिनेमा जाईन म्हटलं तर मला का नाही तुम्हाला येतं का गाता ठीक तरी पण माझ्या कविता गाऊन दाखवतो माझ्या मित्राला केव्हा केव्हा ते घरी आली म्हणजे आणि मग ते पुन्हा तुमच्या घरी कधी येतात का <laughs> बरं मला एक कविता म्हणून दाखव तू गावात आणि बाई झाड बाई झाड किती जावे किती म्हणून दाखव किती जावे किती पुरे पुरे पुरे आता भावगीत म्हणतात या असं का मला वाटलं शोकगीत हा संपली माझी परीक्षा मग मला असलेला काही जागा आहे का चार दिवसानंतर नक्की कळेल आई बाबा कुठे गेलेत ग अगं ते परवा गुलाबरावला पाहून गेले ना त्यांच्याच घरी गेले आहे तिथे नेहमीच उत्तर मिळालं नाही म्हणजे झालं पिढा पिढा आणि अमंग पळव ग बाई सुनंदा असं बोलू नये आई आतापर्यंत टीव्हीत का अनुभव आल्यावर आता कसलं बरं वाईट वाटायचं त्याबद्दल हे बाबा चाले बघ काय झालं काय व्हायचं कपा कायम ना नकार काय झालं नकार द्या ना सुनंदेची उंची अर्धा इंच कमी पाहिजे होती तिच्या हनवटीवर एक किळी पाहिजे होता नाक लहान पाहिजे होत गालाला खळी पाहिजे होती कशाला त्या खड्ड्यात जिरका द्यायचा होता त्याला हा संताप येतो एकेकाचा माझ्या हानवटी वर्षात तिळाशी त्याला लग्न लावायचं होतं की माझ्याशी तरी बरं तथा त्याला सखा काळा कुठ होता तसाच तो परवा आलेला दोषांचं होता स्वतः होता शिरग्याच्या शिंगेसारखा आणि मी त्याला जरा लठ्ठ पाहिजे होते आणि तो म्हटल्यानंतर गोपीनाथ माझ्या बोटाची नख जरा लांब दिसली म्हणून मला नापसंत ठरवलं की नखच त्याच्या डोळ्यात खुपसून त्याचे डोळे फुडायला पाहिजे होते आता आजचं स्थळ जमतं का पाहू नवऱ्या मुलाचा बाप येणारे पाहत तेव्हा जरा कर्कसून आंबाडा बांध मोठं कुंकू लाव लांब हाताचं पोलक घाल आणखीन हे पहा ते लफेदार पदराच लुगडं नाही का मी काही ऐकणार नाही आता तुमचं माझं लग्न आता मीच जमवते पाहायला येऊन माझ्या सत्रात थोडी काढणार हे करून रस्त्यातून मी जायला आले तर मा कुत्र्यासारखे माझे पाय साठी घरापर्यंत येतील ती मोहनात आली तिलाच विचारा अगदी खरं बोलली ह्या मोहनेचा तुला पूर्ण पाठिंबा आहे काल मी एका माणसाची अति खरेदी केली सांगू काय झालं अगं मला गुलाबराव म्हणून कोणी पाहायला आले होते गुलाबराव हो काळा कुट्ट बुटका बटबटीत डोळ्याचा आणि स्वतःला कवी समजतो तो आतापर्यंत आपण नव्याण्णव मुली पाहिला असं मोठ्या ऐटीने सांगत होता अगं तूच मला हे परवा पाहायला आला होता आणि त्यानंच माझ्या नायनाच्या खुडे काढून मला नापसंत ठरवलं असं का मग मी ही चांगली खरेदी करते माझ्या चाशीवर त्याने तुला नापसंत ठरवली असणार काय करणार आहेस तू तुकड नाही सांगणार तुला आदित्य तिथेचं गाणं म्हणून दाखव मला बरीच की गला खावेत तू प्रभुराया सदया हो हो या प्रभुराया पुरुष असते <laughs> या या आलाच बघ एकदाचे उजवी बायको देखील नवऱ्याच्या पगाराची वाट पाहत असते इतक्या उत्कंठेने मी तुमची वाट पाहत होते हे घ्या मोहनेने दिलेलं पत्र घ्या आहा आपल्या प्रियतमेचं पहिलं पत्र म्हणजे आम्हा कवीला काय वाटत ते सारख्या जिमा एजंटांना कळायचं वैकुंठराव हे पत्र असंच असंच हृदयाशी जन्मभर धरून बसावासारखं वाटतं हो पण मग त्यात काय लिहिलं आहे ते कसं काय कळायचं हो तेही खरंच बर पाहू बरं आमच्या रा- भावी राणी साहेब काय म्हणतात ती अरे- काय झालं कप्पाळ फुटलं हो माझं हा काय हे पत्र काय काय म्हणते काय ती आता काय सांगू हो तुम्हाला मी सुंदर आहे हे काही तिला पसंत नाही या बायकांची नजर जाईल माझ्यावर म्हणून ती म्हणते की माझ्या डोक्यावर केसाऐवजी टक्कल असत गालावर पांढर कोड असत एका डोळ्यात फुल पडलं असत आणि हातापायाची नख पांढरी सफेद असतील तर म्हणे मी ती एका पायावर लग्न करायला तयार आहे अशा या बायका असं का मग ती सांगते त्याप्रमाणे तेवढं करता येईल तर पहा अहो असं कसं करायचं आणि समजा ईश्वरी कोप फूल हे सारं घडून आलं पण नंतर माझा तो अवतार पाहायला ती तयार होईल का नाही तर ती लग्न करायची नाही आणि मी फुकट जन्माचा ब्रह्मचारी राहील काय करू अशी अशीच बरं का त्या माझ्या कवितेच्या नायकाची स्थिती झाली होती कुठली कुठली तुमची कविता ऐका म्हणूनच दाखव मनमताची होय पीडा घेऊ जाऊ याचना दर्शनाची ओढ लागे का अशी वंचना कोळे सौंदर्य बाल देखिले मी जाक्षणी जाहलो विडा पिता चैन नाही जीवा पच्ची प्रत्येक स्थिती झाली आहे माझी किती मूर्ख मी ती परवा पाहिलेली सुरुंदाही हाती घालून बसले या मोहनीच्या भरोशावर ओय कुठा काय करू आतापर्यंत मी नव्याण्णव मुली पाहिल्या पण ह्या शंभराव्या पुढीनं मलाच नाकारलो पिंचिरू व्हायला आली असताना नव्याण्णव रन्स नंतर नायडू क्लीन बोल्ड व्हावा सगळं झालं पण आता मी सांगतो तसं करा कसं करू सांगा सांगा तुम्ही ज्यावेळी माझे नाना फडणवीस त्या सुनीलच्या वडिलांना भेटू तिच्याशी लग्न करायला तयार आहे म्हणून सांगा अगो पण आता कसं सांगायचं एकदा ना नाकारलेली मुलगी पुन्हा लग्न करतो म्हणून कसं सांगायचं त्यात काय मोठं एखाद्या कंपनीतून शिकून गेलेला नट पुन्हा त्याच कंपनीत नाही का पुन्हा तसंच आहे आणि शिवाय तुम्हाला एक गोष्टीच सांगतो हे मुलीची बाब नेहमी गरजू असतात त्यानं कसला मला आहे मनात मान असं म्हणता मी उद्या जातो की त्यांच्या जरूर ए सुनंदा असे तर लागला आहे माझ्या नव्हे तुझ्या गुलाबराव आज मागे घालायला पुन्हा येणार आहे म्हणजे त्यानं तिला नापसंत होतं ना हो पण ते माझ्या पण मी ते पत्र पाठवल्यावर गाडीची दोन्ही घरच्या उपाशी तिथे झाली तेव्हा माझ्या दादानं तिची फजिती करायची ठरवली मी वैकुंठावा ना हो त्याच्याच सांगण्या म्हणून तो एवढ्या तिकडे येणार आहे तू पहा आला मी हात लपून राहते ना आणि मग एकदम बाहेरून त्याला तिकीट करते राहते ना हो गुलाबराव घर चुकणारा वाटतो पलीकडच्या घरात ते कधी मुलगी पाहायला जात असतील ते चुकून इकडे आले असते ठीक आहे मी याच घरी मुद्दा मानला का सुनंदीमध्ये आणखी काही बेंग सांगायची राहिली होती वाटत माफ करावा मंदिरा माती चूक झाली मला मुलगी पूर्णपणे पसंत आहे पण मला मुलगा पूर्णपणे नापसंत आहे अरे गुलाबराव काय म्हणते लोक नवी मुलगी अगदी शंभर वर्ष भरली का काय गे सुनंदा काय म्हणतो चोवीस नवरा आई पंचवीस बरं काही इथून हा तुझ्या दोघांचा कट होता ही हा चाललो हो हो पण रस्त्यात दिसत पहिल्या मुलीला मागणी ना का बरं मुली पाहायला येतात म्हणजे आता तरी माझा आहे का यापुढे मुलींची लग्नाची काळजी अगदी करू नये आई मुला मुलींना जरा मोठं सोडलं की त्यांची आपोआप लग्न जमायला लागते हो म्हणजे की नाही दादा मी काय सांगू तुम्ही तुम्ही म्हणजे तू कुठची की नाही वा गुरुची विषय गुरुलाच पडली म्हणायची हो म्हणजे तरी या नाटकाचा पडदा एकदा पडेल पण घरच नाटक संपत लक्षावरच म्हणला मन पाहू घरच वाक्याची वाटत तो सदा तो सदा नक्षत्र मारित ना बराया गया नक्षत्र मारित ना बराया गया किसाना बने तो सदा किसाना बने तो सदा किसाना बने तो सदा सौंदर्य गंधा मोहुलिया सानंद भूंगा बधीरा वदान सौंदर्य गंधा मोहुलिया सानंद भूंगा बधीरा वदान समझ चला शिकवाला म्हणे तो चला शिकवाला म्हणे तो चला शिकवाला म्हणे तो चला नस प्रेमा दिसना बराया गया नस प्रेमा दिसना